श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय अठ्ठावीसावा उषा अनिरुद्ध बाणासूर कथा अनिरुद्ध फार सुंदर होता तो जसजसा मोठा होऊ लागला तस तसा जास्त सिं सुंदर दिसू लागला तारुण्यात तर त्याचे सौंदर्य अनुपम दिसू लागले त्यावेळी अशी एक घटना घडली की तीमुळे श्रीकृष्ण प्रत्यक्ष श्रीकृष्णाला प्रत्यक्ष शंकराशी लढावे लागले शवणीतपूर म्हणून एक मोठे नगर होते देथे बाळासूर नावाचा राजा होता तो शिवभक्त होता प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा बाळासूर हा नातू बलीचा मुलगा शिवाने प्रसन्न होऊन त्याला सहस्त्र बाहू दिले होते कारण बाणाने शिवभक्तीच तशी केली होती रोज एक सहस्त्र कमल पुष्पे तो कैलासावर जाऊन शंकराला अर्पण करीत असे त्यावेळी तो कैलासापर्यंत विमानाने जात असे शिवभक्त रावण व सहस्त्रार्जुन यासारखाच बाणासुरही शिवाचा प्रिय असा भक्त होता त्याची कन्या उषा फार सुंदर होती चित्रलेखा नावाच्या आपल्या सखीबरोबर ती नित्याप्रमाणे कैलासावर भवानीच्या पूजेसाठी गेलेली असताना तिला शंकर व भवानी सारीपाठ खेळताना दिसले तिच्या मनात आले आपणही आपल्या पतीबरोबर असे सारीपाठ केव्हा खेळू मलाही चांगला पती कधी मिळेल उषेच्या मनातील इच्छा पार्वतीला कळली ती म्हणाली मुली तुझी मनोकामना पूर्ण होईल चिंता करू नकोस येत्या वैशाख शुद्ध द्वादशीला एक सुंदर तेजस्वी तरुण तुझ्या स्वप्नात येईल तोच तुला पती म्हणून लाभेल उषेने मोठ्या आनंदाने पार्वतीची पूजा केली तिच्या पूजेने संतुष्ट होऊन पार्वतीने तुझी इष्टकामना पूर्ण होईल असा वर दिला चित्रलेखेसह उषा परत आली बाणासूर जेव्हा शिवपूजेसाठी कैलासावर गेला तेव्हा त्याने शंकराला विनंती केली हे महादेवा मला तू सहस्त्र भाऊ दिलेस पण त्या हाताने काय करू त्यांच्या सायाने युद्ध करावे तर तुल्यबल योद्धाही समोर नाही असा वीर असता तर माझ्या हातांचे सार्थक झाले असते आपण याला हजार हात दिले पण याच्या मनात नुसती ईर्ष्याच निर्माण झाली याला चांगला धडा शिकवावा असे शंकराच्या मनात आले ईश्वराला भक्ताचा गर्व आवडत नाही तो म्हणाला बाणा अरे राक्षसी वृत्तीने तू भलते बोलून गेलास तुझ्या हातांचा तुला भार वाटतो का मग तो भार हलका करणारा वीर तुला नक्की भेटेल तुझ्या ध्वजावरील मयूरचिन्ह अचानक गळून पडेल तेव्हाच ती वेळ येईल लक्षात ठेव बाणासुराला मनोमन धक्का बसला कुंभक नावाचा त्याचा मुख्यमंत्री होता त्याला त्याने हा वृत्तांत सांगितला त्यानेही बाणासुरालाच ठपकाच दिला पार्वतीने दिलेले दिलेल्या आश्वासनाने उषा हर्षित झाली होती वैशाख शुद्ध द्वादशीच्या रात्री तिच्या स्वप्नात खरोखरच एक तेजस्वी सुंदर पुरुष आला स्वप्नातच तिचा त्याच्याशी संग घडला त्यावेळी ती स्वप्नात प्रेमालाप करीत होती चित्रलेखा जागी होती ती बडबड तिने ऐकली उषा जागी झाली ती बडबडतच अहो प्रियकरा थांबा जाऊ नका असे म्हणत ती उठून द्वारापर्यंत धावतसुद्धा गेली तो काय कुठला तरुण आणि कुठला त्याचा भेमान करणारा सहवास चित्रलेखे ती रडत रडत म्हणाली चित्रलेखे तो तरुण गेला हाय मला वेडी करून गेला असे म्हणता म्हणता तिला पुन्हा मूर्छा आली चित्रलेखेने तिला सावध केले आणि खोद खोदून विचारले तो तरुण कोण होता तुझ्या ओळखीचा होता का मला वर्णन करून सांगशील का उशेला काही पूर्ण वर्णन करून सांगता आले नाही चित्रलेखेला दोन विद्या अवगत होत्या तिला दिव्यदृष्टी होती आणि चित्रकलाही येत होती ती म्हणाली मी निरनिराळ्या देवांची राजांची वगैरे चित्रे काढते त्यावरून तू कोण ते ओळख मग चित्रलेखेने ब्रह्मदेवापासून गंधर्वापर्यंत सर्व देवांची चित्रे काढून दाखवली पण चित्रलेखेला उषा हा नको हा नव्हे असेच म्हणत राहिली मग तिने राजे ऋषी संत कवी यांचीही चित्रे काढली तरी उषा हाच असे म्हणेना यावेळेपर्यंत उषा त्या स्वप्नसुंदराच्या आठवणीने व्याकुळ झाली होती तू दु ती दुःखी झाली निराश झाली तोच चित्रलेखेने उग्रसेन वसुदेव श्रीकृष्ण यांची चित्रे काढली कृष्णाचे चित्र पाहून उषा आनंदित झाली आणि म्हणाली याच्याशी थोडे साम्य आहे मग तिने प्रद्युम्नाचे चित्र काढले तेव्हा उषेला जास्त आनंद वाटला पण हा तो नाही असे ती म्हणाली तेव्हा चित्रलेखेने प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याचे चित्र काढले ते पाहताच उषा हर्ष व व्याकुलता यांनी मन भरून चित्रलेखेला मिठी मारून म्हणाली सखी हाच तो प्राणप्रिय काय याचे नाव कुठे राहतो हा याच्या विरहित मी राहूच शकत नाही तू याची व माझी पुनर्भेट घडवून आणशील का चित्रलेखेने त्यावेळी उषेला आश्वासन दिले ती म्हणाली द्वारकेतील श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याचा मुलगा जो अनिरुद्ध आहे त्याचेच हे चित्र आहे तोच तुझ्या स्वप्नात आला असावा मी त्याला माझ्या सिद्धीच्या बळावर इकडे घेऊन येते तुझी व त्याची भेट घडवते चित्रलेखा उशेचा निरोप घेऊन गुप्तपणे निघाली आकाशातून द्वारकेजवळ आली तिला तेथे नारद मुनी भेटले ते म्हणाले द्वारकेभोवती सुदर्शन चक्र अंतराळात फिरत आहे तू शिरण्याचा प्रयत्न केलास तर मरशील एका निमिषात त्या चक्राचे एकवीस फेरे होतात तू माझ्या नावाची त्या चक्राला शपथ घाल म्हणजे ते वाट देईल आणि मी सांगतो तो मोहिनी मंत्र म्हण म्हणजे कोणीही द्वारका निवासी जागा होणार नाही आणि तू अनिरुद्धाला नेऊ शकशील पण मुनिवर्य आपण मला एवढी मदत का करता चित्रलेखेने विचारले ते म्हणाले मी श्रीहरीच्या व देवांच्या कार्यासाठीच हे करत असतो त्यांनी तिला मोहिनी मंत्र शिकवला चित्रलेखेला शिकून नारद निघून गेले तिने सुदर्शन चक्राला नारदांची शपथ घालून मार्ग मिळवला तिला जरी सिद्धी होत होत्या तरी सुदर्शन चक्रापुढे काहीच चालणार नव्हते द्वारकेच्या वर आकाशात येऊन तिने मोहिनी मंत्र म्हटला सारी द्वारका निजली होती तिने अनिरुद्धाचा प्रसाद गाठला अनिरुद्धाला निद्रिस्त स्थितीतच मंचकासकट उचलले आणि गगनमार्गे एकदम पुरास आणून उषेच्या सदनात प्रविष्ट केले तिला पाहतात आणि मंचकावरील अनिरुद्धाला पाहून उषा फारच आनंदित झाली तिने चित्रलेखेला घट्ट आलिंगन दिले आणि म्हणाली सखे ग मजसाठी केवढे धाडस केलेसे मी तुझे उपकार कसे फेडू तेच कळत नाही मंचकावर अनिरुद्ध झोपेतच होता चित्रलेखेने मोहिनी मंत्राचा प्रभाव काढून घेतला तेव्हा तो जागा झाला त्याने नेत्र उघडले आपण कुठे आहोत हेच त्याला कळेना तो चकित झाला द्वारकेपासून दूर कुठेतरी आलो हवं एवढे त्याला उमगले त्याची दृष्टी अचानक उशेवर आणि चित्रलेखेवर पडली चित्रलेखा त्याला सर्व सांगून म्हणाली अनिरुद्धा तू आम्हाला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखते ही उषा बाणासुराची ही मुलगी बाणासूर मोठा शिवभक्त आहे ही सुद्धा भवानीची भक्त आहे भवानीनेच तुला हिचा पती म्हणून योजला आहे तुला मी द्वारकेतून आणले त्यासाठी नारदांनी मला सहाय्य केले तुझी व उषेची भेट मी घडवून आणली तिने तुला वरमाला घालावे आणि व तू व ती गुप्तपणे येथेच राहावे उषेचे अनिरुद्धालाही स्वप्न पडले होते त्याला ती फार आवडली होती त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला तो अंतपुरातच लपून राहिला द्वारकेत परत गेलाच नाही असाच चार महिन्याचा अवधी गेला तरी कोणालाही अनिरुद्धाच्या तेथे राहण्याचा थांग पत्ता लागला नाही एक दिवस मात्र गौप्यस्फोट झाला बाणासूर सभेत बसला असताना त्याच्या ध्वजावरील मोराचे चिन्ह अवचित खाली पडले आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली बाणासुरा तू सावध हो तुझ्या ध्वजावरील मोराचे चिन्ह खाली पडले आहे तुझ्या सहस्त्रबाहूंचे सार्थक होण्याची वेळ आता दूर नाही तेवढ्यात तेथे द दासी आल्या महाराज अंतपुरात कोणीतरी परकी तरुण आहे तो राजकन्या उषा हिच्याबरोबर राहत आहे बहुधा पुष्कळ दिवस तो राहत असणार आणि महाराज असे म्हणून दासी बोलिना तेव्हा बाणासुराने विचारले आणि काय तरी दासी गप्प बाणासुराने गुप्त दालनात दासीला बोलावून बातमी काढून घेतली राजकन्या उषा गरोदर आहे झाले बाणासुराला भयंकर क्रोध आला आपले हजार हात हलवी तो ओरडला उशेच्या प्रासादाला चारी बाजूने वेळ वेढून टाका आणि आत कोणीही असला त्याला खेचून बाहेर काढा त्याची आज्ञा ऐकताच बाणासुराच्या सैनिकांनी उषेच्या सदनाला वेढा घातला आपल्याला कोंडले आहे हे कळताच उषा भयभीत झाली ती अनिरुद्धाच्या पाया पडून रडू लागली करुणा भाकू लागली ती म्हणाली नाथ मजमळे तुमच्यावर केवढा प्रसंग उडवला आता काय करू मी नाथ माझे प्राण आधी घ्या आणि मगच युद्ध करायला बाहेर पडा पण अनिरुद्ध म्हणाला उशे मुळीच घाबरू नकोस मी या सैन्याला अजय आहे श्रीकृष्ण पितामहांचीच कृपा मी कोणासही हार जाणार नाही पण त्यावेळेपर्यंत सैनिकांनी द्वार तोडून आत प्रवेश केला अनिरुद्धाने दाराच्या अडसराचेच हत्यार केले आणि जो सैनिक पुढे येईल त्याचे डोके फोडण्यास सुरुवात केली शेकडो वीर यमसदनास गेले त्यांच्यासमोर प्रेतांचा खच पडला अनिरुद्ध अंतपुरात अंतपुराबाहेर पडला तोच बाणासूर युद्ध करण्यासाठी आला त्याने बाणांचा मारा केला पण अनिरुद्धाने त्याला दाद दिली नाही त्यामुळे बाणासुराला आश्चर्य वाटले मग त्याने पाश फेकून अनिरुद्धाला बांधून टाकले तो खडगाने अनिरुद्धाचा शिरच्छेद करणार होता पण कुंभक प्रधानाने त्याला अडवले महाराज थांबा हा वीर उषेने पती मानला आहे तिच्या संतानाचा पिता आहे याला ठार मानून उषा विधवा होईल यापेक्षा याला बंदीत टाका याचे कुल वंश इत्यादींची चौकशी करा बाणासुराने अनिरुद्धाला बंदीत टाकले उषा रडू लागली चित्रलेखा तिचे सांत्वन करू लागली दोघीजणी श्रीकृष्णाची आठवण काढू लागल्या द्वारकेत अनिरुद्ध हरवल्याची वार्ता पसरल्यानंतर लोकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला चार महिने झाले शोध लागला नाही नारद द्वारकेत गेले त्यांना यादवाने विचारले ते म्हणाले शोणितपुरात अनिरुद्ध बाणासुराच्या कैदेत आहे बाणाची कन्या उषा ही त्याची पत्नी असून ती गरोदर आहे बाणासुराचा मंत्री कुंभक यामुळेच अनिरुद्धाचा जीव वाचला आहे चित्रलेखा नावाच्या उषेच्या सखीने द्वारकेतून अनिरुद्धाला योगसिद्धीच्या बळावर उचलून नेले होते श्रीकृष्ण म्हणाला आणि सुदर्शनाला तुमची शपथ चित्रलेखेने कशी घातली ते कळले जाता मला नारदा खरोखर धन्य आहे नारद म्हणाले भगवंता पार्वतीने ठरवले त्याप्रमाणे घडवून आणायला हवे ना बाणासुराला सुद्धा शंकराने जो शापरूपी वर दिला आहे तो तूच पूर्ण करायचा आहे पुरेपुरे नारदा अधिक बोलू नये आता यादववीरांना घेऊन शोणितपुरावर हल्ला करून अनिरुद्धाला सोडवले पाहिजे कृष्ण म्हणाला नारद त्यानंतर निघून गेले नंतर नारद त्यानंतर निघून गेले नंतर यादव सेना सज्ज करून प्रद्युम्नासह कृष्ण शोणितपुरावर चाल करून गेला प्रद्युम्नाने आधी अचानक बाणासुराच्या सेनेला आव्हान देऊन अग्नीचे अस्त्र टाकले भर रात्री शोणितपूर धडाधडा पेटू लागले हल्लकल्लोळ उडाला नगराला वेढा घालून यादवसेना गर्जना करू लागली महाराज कुंभक बाणासुराला म्हणाला कृष्ण स्वतः तुमच्यावर चाल करून आला आहे तुम्ही अनिरुद्धाला तात्काळ मुक्त करावे नाहीतर असंख्य लोक प्राणास मुक्तील पण बाणासूर म्हणाला नाही मी शरण जाणार नाही अनिरुद्धला सोडून देणार नाही सकाळ होताच युद्ध पेटवीन त्या कृष्णाला माझ्या बलाचा परिचय देईन आणि त्याने सकाळी प्रचंड वेगाने यादव सेनेवर हल्ला चढवला पर्जन्यास्त्र सोडून त्याने अग्निवस्त्रा अग्निअस्त्राचा प्रतिकार केला पण यादवराने त्याला घेरून शरवर्षावानी त्राही त्राही करून सोडले नारद त्यावेळी कैलासावर गेले त्यांनी शंकराला म्हटले कैलासनाथ बाणासूर तुमचा भक्त ना त्याचे रक्षण करा यादवानी त्याची अगदी दुर्दशा करून टाकली आहे तुमच्या भक्तरक्षणाच्या ब्रिजाला कलंक लागेल शोणितपूर शोणिताच्या पुरात वाहून जाऊ लागेल शंकराने गणेशाला व कार्तिकेयाला बरोबर घेतले साठ कोटी गणांचे भयंकर सैन्य शोणितपुराकडे अंतरिक्षातून उतरले यादव पाच सहा कोटी होते बाणासुरेचे सैन्य कोट्यावधी होते महाभयंकर युद्ध झाले आणि कृष्णाला साक्षात शंकराशी युद्ध करण्याची वेळ आली नारदानी गगनातून ते दृश्य पाहून आनंदाने टाळ्या पिटल्या कलहप्रिय नारदाना विष्णू व शिव यांचा असा झगडा कधी पाहायला मिळणार शिवाने भक्तांचा कैवार घेतला होता तर कृष्णाने नातवांचा कैवार घेतला होता कृष्णाने मोहनास्त्राचा प्रयोग करून शंकराला मोहनिद्रा आणली मदन व कार्तिकेय यांची लढाई विलक्षण झाली कार्तिकेय हा ब्रह्मचारी प्रद्युम्नाने त्यावर स्त्री अस्त्र सोडले स्त्रियांचे समुदाय त्याच्याभोवती जमले कार्तिकेय पळून गेला तो दक्षिणे जाऊन गूढ अशा गुहेत जाऊन लपून बसला त्याने स्त्री जातीला शाप दिला माझे दर्शन घेतल्यास स्त्रियांना सात जन्म विधवा व्हावे लागेल बाणासूर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध चालले होते त्यावेळी बाणासुराच्या सहस्त्र हातापैकी दोन हात शिल्लक ठेवून बाकीचे हात कृष्णाने सुदर्शन चक्राने तोडून टाकले बाणासूर चकित दुःखित लज्जित व मूर्छित झाला त्याचे बाहुबल व बलगर्भ गळून गेला होता तितक्यात शंकर मोहनास्त्रातून मुक्त झाला त्याने बाणासुराला सावध केले आणि म्हणाला माझ्या प्रिय भक्ता श्रीकृष्ण हा नारायणाचा पूर्णावतार आहे तू त्याच्याशी अद्या युद्ध करू नको तुझ्या बळाचा गर्व हरण करणारा तो हाच त्याला शरण जा बाणासुराने आपल्या दोन हातांनी कृष्णाचे पाय धरले असुरवधासाठीच अवतार घेतलेल्या कृष्णाने त्याचा वध करण्याचे ठरवले होते पण शंकराने माझ्या भक्ताला अभय दे असे सांगून बाणासुराचे प्राण वाचवले बळी व प्रल्हाद हे बाणाचे पूर्वज त्यांच्या भक्तीसाठी विष्णूने वामनावतार व अवतार धारण केले होते त्याचा वंशज बाणासूर आज शिवकृपेने वाचला होता आणि अनिरुद्ध हा कृष्णाचा नातू त्याचा जावई झाल्यामुळे तो बाणासूर कृष्णाचा व्याही झाला उषा व अनिरुद्ध यांचा विवाह मोठ्या थाटाने करून देऊन बाणासुराने चार दिवस सर्व यदूंचा सन्मान केला बलरामाने कुंभकाचा वध केला होता अनिरुद्धाचे प्राण वाचवणाऱ्या व बाणाला चांगला सल्ला देणाऱ्या प्रधानांचा स्वामी सेवेत देह सार्थकी लागला होता मोठ्या वैभवाने यदुसेना घेऊन कृष्ण बलराम प्रद्युम्न अनिरुद्ध व उषा यासह द्वारकेस जाण्यास निघाला शंकरही गणेशासह कैलासास जाण्यास निघाला फक्त दोनच हातांनी बाणासुराने कृष्णावाला व शंकराला वंदन केले त्यावेळी गगनात नारदही नारायण नारायण असा घोष करू लागले अध्याय अठ्ठावीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू